बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी पुण्यामध्ये मोठा महापूर आला होता आणि त्यामुळे पुणेकरांची पूर्णपणे वाताहत झाली होती त्यानंतर अनेक वर्ष पाण्याचं दुर्भिक्ष ही नेहमीची गोष्ट झाली होती त्यामुळे नळावरती भांडणं ही वारंवार व्हायची आणि त्यातनंच एक कोणीतरी विनोदी गाणं लिहिलं होतं ते मी शाळेमध्ये असताना पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेमध्ये अनेक वेळा वेगळ्या प्रसंगी म्हणत असे वर्गावर्गामध्ये जाऊन मला म्हणायचा आग्रह होत असे आज आता वयाच्या सत्तरीमध्ये आठवत नाही की हे गाणं नक्की कुणी लिहिलं होतं पण आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते अभ्यंकर मास्तर नावाचे त्या अभ्यंकर सरांनी माझ्याकडून हे गाणं बसवून घेतलं होतं आणि त्यावेळेला मला कल्पना पण नव्हती की या गाण्याची चाल ही प्यासा पिक्चरमधल्या सरजो तेरा चक्र आहे या दिल डुबा जाय या गाण्याशी त्याच्यावरून भेटलेली होती आज खूप वर्षांनी मला त्या गाण्याची आठवण झाली आणि म्हणून मी ते गाणं पुन्हा एकदा म्हणून पाहण्याचा प्रयत्न करणारे कसं वाटतंय पहा गाण्याचे शब्द आहेत नळावरील भांडण घ्या घ्या जरा ऐकून गंमत मोठी पाण्यासाठी झाली डोके फोड झाली डोके फोड आता ह्या गाण्याचा कवी कोण आणि कवयित्री कोण हे मला काही माहीत नाही जर ऐकणाऱ्यांपैकी कुणालाही माहिती असेल तर मला अवश्य कळवा आता आपण गाणं ऐकूया नळावरील भांडण घ्या घ्या जरा ऐकून नळावरील भांडण घ्या घ्या जरा ऐकून गंमत मोठी पाण्यासाठी झाली डोके फोड झाली डोके फोड झाली डोके फोड झाली डोके फोड ही गर्दी नळावर मोठी बायांची रेटा रेटी ही गर्दी नळावर मोठी बायांची रेटा रेटी आणि पाण्यासाठी कुणी कुणाला करी फुकट दमदाटी आणि पाण्यासाठी कुणी कुणाला करी फुकट दमदाटी अग भर भर भर तू जल्दी भर हंडा कळशी भर लवकर बरीच की दिसते बया ही फटकळ मलाच म्हणते आहेस दोड झाली डोके फोड झाली डोके फोड झाली डोके फोड झाली डोके फोड अशा गर्दीत होती रंगू बारीत उभी ही गंगू आणि गंगू रंगूची हमरी तुमरी काय तुम्हाला सांगू आणि गंगू रंगूची हमरी तुमरी काय तुम्हाला सांगू अग सर सर सर तू मागे सर आहे माझा पहिला नंबर अग सर सर सर तू मागे सर आहे माझा पहिला नंबर त्या दोघींचे दुपले भांडण शिव्या जणू कारल्याची पोड झाली डोके पोड़, झाली डोके पोड़, रंगूची आई आली लेकीला सोबत झाली आणि कमरेला ती पदर खोवनी ऐका काय म्हणाली रंगूची आई आली लेकीला सोबत झाली आणि कमरेला ती पदर खोवनी ऐका काय म्हणाली अग धर धर धर हिच्या झिपऱ्या धर ओढीत आण हिला फरफर अग धर धर धर हिच्या झिपऱ्या धर ओढीत आण हिला फरफर चल हो मोर काय पाहसी बयाच या कंबरड मोड झाली डोके फोड झाली डोके फोड गंगूची येते सासू सुनेचे पुसते आसू गंगूची येते सासू सुनेचे पुसते आसू आणि सुनबाईला काय म्हणाली गंगूची ती सासू आणि सुनबाईला काय म्हणाली गंगूची ती सासू अग कर कर कर तू हिम्मत कर जीव गेला तर खुशाल मर अग कर कर कर तू हिम्मत कर जीव गेला तर खुशाल मर परंतु अजया आपण दोघ्या मायले किंच जिरवू खोड झाली डोके फोड झाली डोके फोड कोर्टात गेला हा खटला वकिलांनी पैसा लुटला कोर्टात गेला हा खटला वकिलांनी पैसा लुटला आणि नाही म्हणता अब्रूसाठी अखेर तंटा मिटला आणि नाही म्हणता अब्रूसाठी अखेर तंटा मिटला तर तर तर कोणी म्हणती तर कोर्टात गेल्याच्या नंतर राजानंदा मिटले भांडण आपसात केली तडजोड झाली डोके फोड झाली डोके फोड नळावरील भांडण घेतलंच ना नीट ऐकून नळावरील भांडण घेतलंच ना नीट ऐकून आता तरी कोणी पाण्यासाठी करू नका डोके फोड करू नका डोके फोड करू नका डोके फोड करू नका डोके फोड